पंछी तू उड़ जा वतन में रुत है ये प्रभु तू उड़ जा वतन में रुक है ये प्र जग की हवाओं से छोड़ के पीछे नील गगन नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचे मूल्य आहे सुखी जीवनाचे रहस्य मित्रांनो आज प्रत्येकजण सुखासाठी झटत आहे रात्रंदिवस मेहनत कशासाठी तर सुखासाठी मग ते सुख आपण पैशात शोधत आहोत साधनामध्ये शोधत आहोत व्यक्तीमध्ये शोधत आहोत परंतु सुख काही आजपर्यंत कोणाला मिळालेले नाही आहे कारण मित्रांनो खरे सुख हे पैशात नाही आहे साधनात नाही आहे वस्तू वैभवात नाही आहे ते सुख आहे आपल्या आत्म्याचा मूळ धर्म मूळ गुणधर्म आणि जोपर्यंत आपण आपल्या स्वस्वरूपाला जाणत नाही तोपर्यंत आपण स्वसुखाला प्राप्त होऊ शकत नाही कारण सुख हे आपल्या विचारांचं एक खजिना आहे म्हणून तर म्हणतात जैसा सोचोगे वैसा बनोगे कारण विचारच कारणीभूत आहेत आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी आणि दुःख प्राप्त करून देण्यासाठी म्हणून म्हणतात संकल्प म्हणजे पूर्ण श्रद्धा व निश्चय युक्त विचार प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावान आहे ज्याची जशी श्रद्धा तसा तो बनतो वाईट तर चांगल्या श्रद्धेने चांगला बनतो हे भगवंताचे महावाक्य आहे मित्रांनो या ठिकाणी एक प्रेरक कहाणी मी सांगू इच्छिते एक संशयी मनुष्य तळपत्या उन्हात ऊन सहन करत करत एका रस्त्याने जात असतो आणि त्या ठिकाणी त्याला एक झाड दिसते मग त्याला ऊन सहन न झाल्यामुळे ते झाडाखाली जाऊन बसतं त्याच्या मनात विचार येतात इथे पाणी जर मिळाले तर किती चांगले होईल त्याला खूप तहान लागलेली असते आणि खरोखरच त्याला तिथं पाणी मिळते मोठ्या आनंदाने तो पाणी घेतो पाणी पितो आणि परत त्याच्या मनामध्ये एक विचार येतो यावेळी आपल्याला भोजनाचे ताट मिळाले तर किती छान होईल भूक पण लागलेली असते आणि काय आश्चर्य त्याच्यापुढे मिठाईचे भोजनाचे ताट येते आणि तो इतका खुश होतो आणि भोजन करतो भोजनाचा स्वाद घेत असताना त्याच्या मनात परत विचार येतो हा भूताटकीचा तर प्रकार नसावा आणि ताबडतोब भूतांच्या नाचण्याचा आवाज त्याच्या कानी पडतो घाबरून जातो बिचारा पुन्हा मनात विचार येतो एखादे भूत माझ्यासमोर येऊन उभे तर टाकणार नाही आणि लगेचच भूत डोळे वट्टारून जीप बाहेर काढून त्याच्यासमोर उभे टाकतं आणि हा भिवून जातो घाबरतो आणि डोळे झाकून घेतो तो ज्या झाडाखाली बसलेला होता तो कल्पवृक्ष होता हे त्याला माहीत नव्हते कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाच्या मनात जे संकल्प येतात ते सिद्ध होतात असे म्हणतात मित्रांनो सांगण्याचा हेतू हाच की जसा संकल्प तशी प्राप्ती खरोखरच झाडाखाली बसून संकल्प केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात असं शक्य नाही ठीक हीच परिस्थिती आज माणसाची झाली आहे दुःखी विचारांनी तो दुःखी होत आहे पापी विचारांनी पापी बनत आहे नीच विचारांनी नीच होत आहे रोगी विचारांनी रोगी बनत आहे आणि निरोगी विचारांनी निरोगीही बनत आहे पवित्र विचारांनी पवित्रही बनत आहे हा सर्व खेळ विचारांचा खेळ आहे मित्रांनो वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो मनातल्या विचारांनीच म्हणून म्हणतात मन मनुष्याला भिरूपण बनवू शकते आणि शूरही बनवू शकते स्वर्गात अथवा नरकात घेऊन जाते मनच मनरूपी गुरु किल्ली परमेश्वराने मनुष्याच्या हाती दिली आहे आणि ती जर सुलटी फिरवली तर स्वर्गाचे द्वार उघडते आणि उलटी फिरवली तर नरकाचे द्वार उघडते मित्रांनो ईश्वराला सुमन प्रिय आहे म्हणून श्रद्धावान माणसाने सदैव सुमनच बरोबर ठेवले पाहिजे सुमन हे ईश्वराचे रूप आहे आणि कुमन हे सैतानाचे रूप आहे सैतान मनुष्याला संपवल्याशिवाय सोडत नाही म्हणून मित्रांनो सुमनच बरोबर ठेवा परोपकारी असते सुमन आणि अपकारी असते कुमन म्हणून तर तुकोबाराय म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण प्रत्येक मनात होणारा विचार मग तो चांगला असो की वाईट तो शक्तिशालीच आहे लोचिंबाकाप्रमाणे प्रभावशाली आहे आसपासच्या भागातील नाही तर अखिल विश्वात त्याचे व्हायब्रेशन पसरतात वाईट विचार त्याच्याकडे आकर्षित होतात आणि चांगलेही विचार वातावरणाशी आकर्षित होतात म्हणून मित्रांनो सुविचारांनी मन सुविचारांचा सागर बनते तर कुविचारांनी मन कुवीर कुविचारांचा सागर बनते हा मानसशास्त्राचा सिद्धांत आहे म्हणून प्रत्येकाने अहरनिशी दृढतापूर्वक चांगलेच विचार मनात आणले पाहिजे कारण मित्रांनो जसे आपण विचार करू वातावरणातून अगदी तसेच व्हायब्रेशन आपल्याकडे परत येत असतात व तसे आपण बनत जातो जसे कारण तसे कार्य कारण सदृश्य कार्य हा निसर्गाचा नियम आहे विचार हे कारण तर आचार हे कार्य आहे आजची आपली बरी किंवा वाईट जी स्थिती आहे ना ही आपल्याच बऱ्या किंवा वाईट विचारांची निर्मिती आहे आपल्या भाग्याचे निर्माता आपण स्वत आहोत स्थिती जर बदलली तर परिस्थिती बदलते आपली परिस्थिती आपल्याशिवाय कोणीही बदलू शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणून इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका हे व्यर्थ आहे उदरेन आत्मन आत्मानाम या सिद्धांताप्रमाणे सुविचार व सदाचाराद्वारेच आपला उत्कर्ष आपण स्वतःच करून घ्यायचा असतो यातच खरा पुरुषार्थ आहे आणि हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे म्हणून मित्रांनो चला तर मग आजपासून आपण आपल्या जीवनाला सुखी बनवण्यासाठी सुविचारांची निर्मिती आपण आपल्या मनामध्ये करूया आणि आपले जीवन सुखमय बनवूया मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी परत उद्या आपण वेगळ्या मूल्यावरती चर्चा करूया नमस्कार पंछी तू उड़ जावतन में रुत है ये है ये আছে